मुरुगाला आभाळासारखं भरून येऊ लागलं रानात जिकडं तिकडं ओल झाली आणि बुडाचा तळ गाठलेल्या विहिरी पाण्यानं भरू लागल्या उघड्या पडलेल्या जई पाण्याखाली बुडून गेल्या तळाचं पाणी वर काठाला येऊन भिडलं विहिरी पाण्यानं तुडुंब भरल्या आणि पायऱ्या निसरड्या झाल्या दुपारची वेळ होती दादा वाड्यात तक्क्याला टेकून बसले होते आणि चौकात हुंदका येऊ ऐकू आला हडकुळा लक्ष्मण परे दाटलेल्या गळ्यानं पायरी जवळ येऊन उभाच राहिला होता आपल्या दोन्ही हातांचे पंजे तोंडावर धरून तो मुसमुसत दबल्या आवाजात हुंदके देत होता बाहेर बघत दादाने विचारलं काय लक्षा काय झालं लक्ष्मण काही बोलेना झाला काय झालं म्हणून दादाने विचारलं आणि तो गदागदा हलू लागला वाऱ्यानं पान थरथरावं तसा कापू लागला पायावर उभं राहायचं होईना तसा तो मटकन पायरीजवळच खाली बसला आणि ढेलजेच्या कट्ट्याला कलंडून मोठ्यानं हुंदकर येऊ लागला दादा उठून बाहेर आले आणि ढेलजेतल्या खुर्चीत बसून विचारू लागले का रडतोस रे होय लक्षा काय झालं तो कसा बसा बोलला पाटील बायको गेली हो बायको गेली म्हणजे काय झालं याचं दादांना कोडं पडलं आणि ते त्यांच्याकडे नजर रोखून बघत राहिले गुडघ्या तोंड घालून बसला लक्ष्मण सांगू लागला कुंभार मळ्यात धुयाला गेली होती असं म्हणून त्यानं हुंदका दिला आणि दाटलेल्या गळ्यानं तो म्हणाला मालक पाय घसून हिरीत पडली लक्ष्मण हुंदके देत राहिला समजायचं ते दादांना समजलं उमगायचं ते उमगलं आणि विजयसारखा एक विचार त्यांच्या मनात चमकून गेला त्यांचा चेहरा मोहरा बदलला त्यांनी कपाळाला आठ्या घातल्या आणि मुद्दाम करड्या आवाजात विचारला सुरुवात केली पाय निसरून हिरीत पडली का जीव दिला ना तिनं लक्ष्मणचा पापला हुंदकी आवरून त्यानं तोंड वर केलं आणि दिनवाना चेहरा करून तो पाटलांच्या तोंडाकडे बघत राहिला पाणी भरल्या डोळ्यानं टकाटका बघू लागला आणि दाटलेल्या गळ्यानं सांगू लागला सरकार जीव द्यायचं काय कारण करड्या आवाज दादांनी विचारलं काय कारण अरे ते तुला दक्कल जीवाला कट्टाळी असेल ती लक्ष्मण हबकला कळ आल्यागत तळमळला उठून उभा राहत म्हणाला असं कसं जी अरे मग रोज धुयाला जाणारी बाई आजच पाय निसरून कशी पडल रा तिला आपल्या जीवाची काळजी नाही सरकार कच्ची बची दोन पोरं मागं आहेत त्यासनी टाकून ती तर काय निघून जाईल सांगा की ते मी सांगू पंचनाम्याला पोलीस आलं म्हणजे सांगतील असं म्हणून त्यांनी तंबी भरली लक्षा मी सरळ विचारतो तोवर सांग का बायकोनं जीव दिला तुझ्या काय त्रास दिला तिला दादा गरजले असं वळंबा घेत सांगू नको असं वळंबा घेत सांगू नको विनाकारण वाड्यात शिरू नको का तिनं जीव दिला हे लवकर सांगून मोकळा हो नाही तर तुझ्या मग झंगाट लागेल निस्तराला तयार हो सरकार कुणाला बी विचारा शेजार पाजारे सांगतील गावातल्या कुणा कुणाबी माणसाला विचारून बघा आम्ही जसं राजा राणीगत राहत होतो त्याला हिरवून दादा म्हणाले गावची धुनी बडवून पोट भरणारा परीड तू आणि तुम्ही राजा राणीगत राहत होता दा अरे तुझ्या राजाच्या आणि दात दादा दात ओठ खात त्याच्या तोंडाकडे बघत राहिले तरबत्तर झाले डोळे वटारून ते बघू लागले काहीच्या बाईच विचारू लागले आणि गप गुमान मान खाली करून लक्ष्मण चोरागात उभा राहिला खाली आपल्या पायाकडे नजर लावून बघत राहिला आणि दादा कडाडले तुला काय सांगायचं नसेल तर इथं पायरीजवळ उभा राहू नको आलास त्या वाटेला निघून जा तू आईस आणि ते पोलीस आहेत बघून घ्या दादा का असे निर्वाणीचे बोलले आणि काय करावं कसं सांगावं हे त्याला कळेना झालं तो यडबडून गेला आधीच त्याच्यावर आकाश कोसळलं होतं त्याच पाटलाने असा दट्ट्या लावला अर्थाचा अनर्थ करून ते विचारू लागले काही सांगायला जावं तर ऐकून घेणं झाले तसा दुःखानं व्याकुळ झाला तो बापडा परीट जागचा हल्ला आणि एखाद्या बाईनं पदर पसरावा तसं नेसूचं धोतर आपल्या हातात धरून म्हणाला सरकार मी तुमच्या पायाचा चेंडू आहे कोलवा अगर काय बी करा पर एक वार विनंती करून सांगतो तुम्हीच गावचं राज सांभाळणार तुम्हीच मारणार तुम्हीच दादा गुरगुरले त्याला पुरत बोलू न देता म्हणाले परटा तोंडावर तोंडावर सोनू पंतागत मला पुराण सांगत बसू नको का बायकून जीव दिला हे सांगायचं असेल तर सांग नाहीतर तुझा रस्ता का तर मालक माझ्या पोरांच्या टाळूवर हात मारून सांगतो दादा कडाडले तुझा रस्ता सुधार बघू एवढं बोलून दादा तावा तावानं आत निघून गेले आणि ठेलजेकडे बघत लक्ष्मण गप्प उभा राहिला काय करावं त्याला कळेना झालं एक नवं संकट येऊन उभं राहिलं विनवणी करण्यात आणि दया भागण्यात काही अर्थ राहिला नाही नवी काळजी मनात उत्पन्न झाली भांबावून गेलेला लक्ष्मण बायको गेल्याचं दुःख विसरून गेला हे नवं संकट कसं निस्तरावं हा घोर त्याच्या जीवाला लागला अखेर खाल मानेन आणि पडल्या तोंडानं तो आला तसा मागे फिरला आपल्याच विचारात आणि काळजीत पाय ओढत जाऊ लागला आता कुठं जावं कुणाला भेटावं काय करावं एकाएकी इमारत पायात दुभंगावी तशी त्याची गत झाली कंबरच खचली पाय भरून आले आणि पाऊल उचलेना झाले घ्या दिवसा डोळ्यापुढं चांदण्या दिसू लागल्या आता पोलीस येतील आडवं लावून विचारू लागतील काय सांगू र देवा ही काय सकरात आली माझ्यावर हडबडलेल्या पर्टाला काही ना झालं कुणाला भेटावं काय सांगावं काही ना झालं पण आता खटपटला लागल्याशिवाय अत्यंत नव्हतं मरायची ती बायको मरून गेली होती निस्तराची पाळी त्याच्यावर आली होती त्यानं उगच विचार केला आणि विंचवागत तरा तरा तो रावणांच्या पोरांकडे गेला हिंदुराव एकटाच घरात बसला होता लक्ष्मण हे काय की आत गेला आणि पाय शिवून बोलला तुम्हीच आता मायबाप हो तर तारा नाही तर मारा मला दुसरा कोणी वाली राहिला नाही त्या गरीब पर्टाचा हा बोल हिंदुरावांच्या काळजाला जाऊन भिडला पाजर फुटल्यागत त्यानं विचारलं काय रे बाबा लक्ष्मण काय झालं अशानं असं म्हणून त्यानं सारी हकीकत सांगितली हिंदुरावानं ती कान देऊन ऐकून घेतली आणि धीर देतो म्हणाला काय घाबरू नकोस चल संग माझ्या आपण जाऊ दादासने विचारू त्यांची समजूत घालू गाईच्या पाठीमागं वासरू जावं तसा तो हिंदुरावांच्या मागणं चालू लागला दोघंही पुन्हा वाड्यात आले हिंदुरावाच्या आशेवर राहिला परेट अंगाकडून उभा राहिला आणि त्या दोघांनाही चौकात बघून कुत्र्यावर खेकसल्या का दादा ओरडले आणि काय आलास परटा हिंदुरावला पुढे घालून आणलायस होई वशिरा लावाय आलायस परटाच्या काळजानं ठाव सोडला वाऱ्याला तोंड पसरून तो उभा राहिला आणि इशारा दिल्यागत दादा हिंदूरावांना म्हणाले हिंदूराव रावणाला गेल्यापासून पुढच्या पोरागत म्या तुला सांभाळलंय पाळलंय त्याचा गैरफायदा घेऊ नकोस डोळ्याला डोळ्या लावून हिंदूराव बोलला ते नव या गरीब पर्टावर असा दात का धरलाय त्यानं काय त्रास दिला आपल्या बायकूला ती बिचारी पाय घसून हिरीत पडली आपल्या मरणानं मिली आणि ह्याला का धारेवर धरलंय नजरेला नजर देऊन दादा बघत राहिले रागानं भाणकन म्हणाले गावचा पाटील तू का मी मलाच हा विचार आलायस खाल्ल्या घरचं वासम असतोस विचार न करता पाचार न करता दादा असे भलतीकडे झुकले तोंडाला येईल ते बोलले आणि हिंदुरावही भडकला मान पान सारा गुंडाळून ठेवून त्यानं आपल्या हातचं एक बोट वर करून म्हटलं हा दादा खबरदार एकदा बोलला ते बोलला पुन्हा असलं बोलणं खपवून घेणार नाही वासम मोजायची भाषा कुणापुढं करता काय खाय तुमचं काय एका भाकरीनं मिंद नाही तुमचा आपल्या घरचं खायला घातल्या बे बोलता सा कवा पदर पसरून तुमच्या दारात आलो होतो काय का आम्ही दुसऱ्याच्या अन्नावर जगणारी कुत्र्याची अवलाज नाही आमची जरा समजून बोला हिंदुराव असं बोट दाखवून बोलला आणि दादांचा पारा झरकन खाली उतरला ते बोलायला गेले एक आणि झालं भलतंच त्या काळजा त्यांच्या काळजालाच धक्का बसला हिंदुराव असं उलटून बोलला आणि त्यांच्या मनात आलं आजवर वाड्यावरच्या तालमीत खेळून ही पोरं माजली त्याने आपला अडसाटा घेतला एका गावकऱ्या देखत उलटून बोलायला कमी केलं नाही ह्यात जे कळायचं ते त्यांना कळलं समजायचं ते समजलं आणि आपला होरा चुकला हे जाणून त्यांनी चाल बदलली वरच्या पटीतला आवाज खालच्या पटीत आणून ते म्हणाले हिंदूराव अरे तू पैलवान गडी या गावच्या भानगडी तुला काय करायच्या तू अजून हुरुट पोर आहेस पोस याचा हाय मी सांगतो ते ऐक आणि आपलं गप्प घरात जाऊन बस निष्कारण असं कोणाच्या फंदात पडत जाऊ नकोस जा घरला घरला जा म्हणताच हिंदुरावी गरगन मागे वळला पाठ फिरवून आपल्या रस्त्याला लागला एडबडलेला परेडही त्याची पाठ धरून चालू लागला चालता चालता हिंदुरावानं मागं वळून बघितलं आणि दातवट खाऊन तो त्याला सांगू लागला आईला ह्याच्या पायात आमच्या आबांचा खून झाला आम्ही हाय म्हणून ह्यो जित्ता राहिला आणि आता ह्याच्या डोळ्यावर धूर आला आहे ह्याला कोणी विचारणं राहिलं राहिलं नाही ना का डोळ्याच्या बावल्या उपराट्या झाल्यात आम्हाला पोटच्या पोरागच मानतोय म्हणून गप्प बसायची पाळी आली या नाहीतर ह्याचा फऱ्यातनं पाय काढायला काही वेळ लागणार आई बोलत बोलत दोघेही घरापर्यंत आले आणि पर्टानं विचारलं आता काय करायचं हिंदूराव हिंदूराव थोडा विचार केला आणि कपाळाला आठ्या घालून तो बोलला जा बाबा काहीतरी कर जा तो तुझ्याकडनं काहीतरी शे रुपये घेतल्या बिगार सोडायचा नाही लाग जा खटपटीला आणि आल्या संकटातनं हो मोकळा या उपर मी तर काय सांगणार का तुला आणि कोणी वाली नसलेला परीट त्याच्या तोंडाकडे बघत राहिला जोंधळ्याला पोटरी पडू लागली मिरच्या झाडालाच लोंबू लागल्या आऱ्या सुटून शेंगांचे वेल चांगले पसरू लागले दिवाळी आली कडाक्याची थंडी पडू लागली आणि कणसात दाना भरू लागला शेंगाचे वेल उपराटे जाऊ लागले आणि पार्कातली डुकरं रानात येऊन पिकाला तोंड लावू लागली शेंगाच्या आरेच्या आरे नांगरले जाऊ लागले आणि एक दिवस संधी रावणानांच्या पुराणा बोलवायला घरी गेला चावडीचं बोलावणं आलं तशी ती तिन्ही पोरं चावडीत येऊन हजर झाली आपल्याच तोऱ्यात उभी राहिली आणि तक्क्याला टेकून बसले दादा त्यांच्या तोंडाकडे न बघता बोलले तुम्हाला कायदा माहीत आहे का नाही दादांचं हे विचारणं झुंबलं आणि तेवढ्यात गुरमीत हिंदूरावानं विचारलं काय अपराध घडला आमच्या हातनं दादानी मान वळवली आणि डोळे वटारून तोंडाकडे बघत ते म्हणाले कालच्या रात्री तुम्ही रानात डुक्कर मारला म्हण डोळ्याला डोळा भिडवून हिंदूराव बोलला वय मारला मग आता काय करायचं काय करायचं वय दादा आम्ही रानात शेंगा केल्या त्या पार्कातल्या डुकरांनी खायला नवं अपराध झालाय मग आता काय फासाला द्यायचं असेल तर द्या अंगाचा फडका उडालेले दादा तोंडाकडे बघत राहिले मिशीचं एक टोक हातात धरून म्हणाले आणि वर हे बोल ना त्याच आवाजात हिंदुरावी म्हणाला वाड्यावर याचं सोडलं म्हणून डुकराचं निमित्त झालं होय तुम्हाला म्हणून संधी बोलवायला घरला आला होय आमच्या वय वय काय करणार आहेस तिच्या राडगी पोरं सांगत आहेत म्हणून त्याच्या जेव्हा उड्या मारू नकोस दादा तुम्ही बी अकारण हा डाव खेळू नकासा आम्ही मारलेलं डुक्करच तेवढं दिसतंय वय न बोलता दादा त्याच्या तोंडाकडं नजर लावून बघत राहिले आणि गावात एक निराळं वारं वाहू लागलं रमदार पटात उडू लागला